नमस्कार कथाचरणा गोष्ट संचातील गोष्ट क्रमांक अकरा गोष्टीचं नाव आहे माकडाचं पिल्लू फळं खातं एक दिवस माकडाचं पिल्लू एका कलिंगडाच्या शेतात गेलं त्यांनी पहिल्यांदाच कलिंगड पाहिलं होतं एक कलिंगड तोडून ते त्याचं जाड साल खाऊ लागलं खूप प्रयत्न करून जेमतेम दोन घास खाल्ल्यावर त्यांनी ते फेकून दिलं आणि म्हणाला शी कलिंगडाची चव काहीतरीच आहे जवळच एक वासरू उभं होतं ते म्हणालं अरे कलिंगडाचा गर खातात साल नाही खाई वासराचं म्हणणं पूर्णपणे न ऐकताच पिल्लू पळायला लागलं आणि म्हणालं गर खायचा असतो हे काय मला माहित नाही की काय मग पिल्लू एका खरबुजाच्या शेतात गेलं त्यांनी एक खरबूज तोडलं आणि त्याच्या बिया खाऊ लागलं गाढवाचं पिल्लू त्याच्याजवळ आलं आणि म्हणालं अरे बाबा सालीच्या आत जो मऊ गर असतो ना तो खायचा असतो बिया नाही काही झालं माकडाने तोंडातला घास थुंकून टाकला आणि म्हणाला हे ते तर मला आधीपासूनच माहीत होतं त्यात काय नवीन मग माकडाचं पिल्लू बदामाच्या झाडावर चढलं त्यांनी एक बदाम तोडला आणि खायला लागला तेवढ्यात तिथे एक नीलकंठ पक्षी उडत उडत आला आणि म्हणाला अरे बाबा बदामाच्या बाहेरचा भाग नसतो खायचा छोट्या माकडांनी त्याचं म्हणणं अर्ध्यावरच तोडलं आणि म्हणाला हॅ मला सगळं माहितीये त्यांनी बदामाच्या आतल्या कवचात दात घुसवला आणि आई आई आई आई आई माझा दातच पडला असं म्हणत माकडानी झाडावरून एकदम खाली उडी मारली नीलकंठानी त्याला परत समजावलं अरे बदामाचं आतलं कवच नसतं खायचं त्याच्या आतली बी खायची असते मग छोट माकड एका नाशपत्तीच्या झाडावर चढलं त्यांनी एक नाशपत्ती तोडली आणि फांदीवर आपटून आपटून तिचा पार लगदा केला आणि लगदा झाल्यावर तिच्यातलं बी खाऊ लागला छी छी छी या किती कडू आहे नीलकंठ परत त्याच्याकडे उडत आला आणि त्यांनी विचारलं कशी आहे चव माकडाच्या पिल्लाला आता फारच राग आला होता त्यांनी नाश नाशपत्ती नीलकंठाकडे फेकली आणि जोरात ओरडला मी आता कधीच फळं खाणार नाही <laughs> गोष्टीचं नाव होतं माकडाचं पिल्लू फळं खातं